नाचत आले खेळत आले नाचत आले गणपती आनंद राया खेळत आले गणपती हो नाचत आले गणपती आनंद राया खेळत आले गणपती नाचत राया मिळत आले गणपती हो नाचत आले गणपती आनंद राया खेळत आले गणपती राया खेळत आले गणपती हो आले आनंद राया खेळत आले गणपती नाचत राया खेळत आले गणपती हो घेऊन लक्ष्मणाला आनंद राया खेळत आले गणपती गणपती नाचत माया खेळत आले गणपती हो संगे घेऊन लक्ष्मणाला आनंद राया खेळत आले गणपती माया खेळत आले गणपती हसत आले गणपती आनंद राया खेळत आले गणपती हो हसत आले गणपती आनंद राया खेळत more entertainment, log on and subscribe to www.youtube.com slash Venus Devotional.